ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणसाठावा भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंताबरोबर विवाह परीक्षित म्हणाला ज्या भौमासुराने त्या स्त्रियांना बंदीगृहात कोंडून ठेवले होते त्याला श्रीकृष्णाने कसे मारले त्या शारंग धनुष्यधारी श्रीकृष्णाचा तो पराक्रम आपण मला सांगावा श्रीशुक म्हणाला वरुणाचे छत्र अदितीची कुंडली आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत या नावाचे स्थान भवमासुराने हिसकावून घेतली होती ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भवमासुराची राजधानी प्राग ज्योतिषपूर येथे गेले प्राग ज्योतिषपुरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते तिथे चारी बाजूनी डोंगराची रांग होती त्याच्या आत शस्त्रे लावून ठेवली होती त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते त्याच्या आत अग्नी पेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आत बाजूला प्रचंड वारा वाहणारा असा तट होता त्याच्यापुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूना दहा हजार भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते श्रीकृष्णाने गदेच्या प्रहाराने डोंगर फोडून टाकले आणि शस्त्रांची तटबंदी बाणाने छिन्न विच्छिन्न करून टाकली सुदर्शन चक्राने अग्नी पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले तसेच मूळ दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले यंत्रे आणि वीर पुरुषांची हृदय शंखनादाने विदीर्ण करून टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उद्ध्वस्त करून टाकले भगवंताच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता तो ऐकून पाच डोक्यांचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यासारखा प्रचंड तेजस्वी होता तो इतका भयंकर होता की त्याच्याकडे डोळे वर करून पाहणे सुद्धा कठीण होते त्याने त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो त्याप्रमाणे तो भगवंताच्या अंगावर धावला त्यावेळी अशी वाटत होते की जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्य गिळून टाकेल त्याने आपला त्रिशूळ प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि नंतर आपल्या पाचही मुखांनी तो गंभीर गर्जना करू लागला त्याने केलेला प्रचंड आवाज पृथ्वी आकाश आणि दाही दिशांना पसरून सर्व ब्रह्मांडात घुमू लागला मूर दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारली त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे तीन तुकडे झाले त्याचबरोबर मूर दैत्याच्या तोंडात सुद्धा भगवंतांनी पुष्कळशे बाण मारले यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतावर आपली गदा फेकली परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने मूर दैत्याच्या गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच चोरा करून टाकला आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हात उंचावून श्रीकृष्णाच्या अंगावर धावून आला तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली मस्तके छाटली जाताच दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो त्याप्रमाणे तो दैत्य पाण्यात पडला ताम्र अंतरिक्ष श्रवण विभावसू वसू नभस्वान आणि अरुण असे मूळ दैत्याचे सात पुत्र होते आपल्या पित्याच्या मृत्यूने ती अत्यंत शोकाकुल झाली आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून भावमासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णावर चढाई केली तिथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णावर बाण खडग गदा शक्ती कृष्टी त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला भगवंताची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रास्त्रांचे तीळ तीळ तुकडे केले भगवंतानी सेनापती पीठ इत्यादी दैत्यांची मस्तके मांड्या हात पाय आणि कवचे तोडून त्यांना यमसाधनाला पाठवले जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की भगवान श्रीकृष्णाच्या चक्र आणि बाणाने आपल्या सेनापतींचा संहार झाला आहे तेव्हा त्याचा क्रोध हानावर झाला समुद्रातून उत्पन्न झालेल्या व मध पाझरणाऱ्या उन्मत्त हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला त्याने पाहिले की सूर्याच्या वर विजयसह पावसाळ्यातील काळा मेघ स्वभावात त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह आकाशात गुरुडावर बसले आहेत भामासुराने स्वतः भगवंतावर शतकनी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनी सुद्धा एकदम त्यांच्यावर आपापली शस्त्रास्त्रे सोडली भगवान श्रीकृष्ण चित्र विचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागले त्यामुळे लगेचच भावमासुराच्या सैनिकांचे हात मांड्या मुंडकी आणि धडे तुटून खाली पडू लागली हत्ती आणि घोडेसुद्धा मरून पडले परीक्षिता भावमासुराच्या सैनिकांनी भगवंतावर जी जी शस्त्रास्त्रे चालवली होती त्यापैकी प्रत्येक भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाणाने तोडून टाकले त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते तो आपल्या पंखांनी हत्तींना मारित होता तसेच चोचीने आणि नखानी त्याने हत्तींना घायाळ केली तेव्हा ते घाबरून रणांगण सोडून नगरामध्येच घुसले तेथे आता एकटा भौमासूर लढत राहिला गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्राला सुद्धा निष्प्रभ करणारी शक्ती फेकली परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही फुलांच्या माळेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नयेत त्याप्रमाणे सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेतला परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तीक्ष्ण धारेच्या चक्राने हत्तीवर बसलेल्या भवासुराचे मस्तक उडवले त्याचे कुंडली आणि सुंदर अशा किरीटाने झगमगणारे मस्तक जमिनीवर पडले ते पाहून भौमासुराचे संबंधी हाय हाय करू लागले आणि ऋषी वाहवा वाहवा म्हणू लागले आणि देव भगवंतावर पुष्पवृष्टी करीत स्तुती करू लागली तेव्हा पृथ्वी भगवंताकडे आली तिने भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आणि वनमाळा घालून अदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्नजडित कुंडले भगवंतांना दिली त्याचबरोबर वरुणाचे छत्र आणि एक मौल्यवान रत्न त्यांना दिली राजन मोठमोठ्या देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून हात जोडून भक्तिभावयुक्त अंतकरणाने पृथ्वीदेवी त्यांची स्तुती करू लागली पृथ्वी म्हणाली हे शंखचक्रधारी देवदेवेश्वरा मी आपणास नमस्कार करीत आहे हे परमात्मन आपण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानुसारच आपले रूप प्रकट करता आपणास मी नमस्कार करते प्रभो आपल्या नाभीतून कमल प्रकट झाली आहे आपण कमळांची माळ गळ्यात घालता आपले नेत्र कमळासारखे असून चरणही कमलाप्रमाणे सुकुमार आहेत आपणास मी वारंवार नमस्कार करीत आहे आपण सर्व ऐश्वर्य धर्म यश संपत्ती ज्ञान आणि वैराग्याचे आश्रय आहात आपण सर्व व्यापक असूनही स्वतः वसुदेव पुत्राच्या रूपाने प्रकट झाला आहात मी आपणास नमस्कार करीत आहे आपण सर्व कारणांचेही परमकारण आदिपुरुष आहात आपण स्वतः पूर्ण ज्ञानस्वरूप आहात मी आपणास नमस्कार करीत आहे आपण स्वतः जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात आपणच अनंत शक्तीचे आश्रय ब्रह्म आहात जगाचे जे काही कार्य कारणमय रूप आहे जे चराचर आहे ते सारे आपलेच स्वरूप आहे हे परमात्मन आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो प्रभू जेव्हा आपण जग उत्पन्न करू इच्छिता तेव्हा उत्कट रजोगुणाचा जेव्हा प्रलय करू इच्छिता तेव्हा तमोगुणाचा आणि जेव्हा याचे पालन करू इच्छिता तेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करता परंतु या तिन्ही गुणांनी आपण झाकले जात नाही हे जगतपते आपण स्वतःच प्रकृती पुरुष आणि काळ आहात तसेच या तिन्हीच्या पलीकडील आहात हे भगवन मी पृथ्वी जल अग्नी वायू आकाश पंचतन्मात्रा मन इंद्रिये आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता अहंकार व महत्त्व असे हे संपूर्ण चराचर जग आपल्या अद्वितीय स्वरूपामध्ये भ्रमामुळेच पाहत आहेत हे शरणागत भयभंजना प्रभो माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झाला आहे मी याला आपल्या शरण कमलाजवळ घेऊन आले आहे प्रभू आपण याचे रक्षण करावे आणि जे साऱ्या जगाचे पापताप नष्ट करणारे आहे ते करकमल याच्या मस्तकावर ठेवावे श्रीशुक म्हणाला पृथ्वीने भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करून प्रार्थना केली तेव्हा त्यांनी भगदत्ताला अभयदान दिले आणि सर्व प्रकारच्या संपत्तीने संपन्न अशा भावमासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला तिथे गेल्यावर भगवंतांनी पाहिले की भावमासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार राजकुमारी तिथे आणून ठेवल्या होत्या अंतपुरात आलेल्या नरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिली तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमयी प्रियतम पती म्हणून वरले त्या राजकुमारीपैकी प्रत्येकीने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगला की हे श्रीकृष्णच आपले पती व्हावेत आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांनी आपले हृदय भगवंतांना अर्पण केले तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करून पालख्यात बसून द्वारकेला पाठवले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळशे धन रथ घोडे तसेच आमाप संपत्तीही पाठवली ऐरावताच्या वंशात जन्मलेली अत्यंत वेगवान चार चार दातांचे शुभ्र असे चौसष्ट हत्तीसुद्धा भगवंतांनी तेथून द्वारकेला पाठवले यानंतर भगवान श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले तिथे देवराज इंद्राने पत्नी इंद्राणीसह सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पूजा केली तेव्हा भगवंतांनी आदितीची कुंडले तिला दिली तेथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाने तेथील पारिजातक उपटून गरुडावर ठेवला तेव्हा विरोध करणाऱ्या इंद्रासह सर्व देवांना जिंकले आणि तो द्वारकेत घेऊन आली भगवंतांनी तो सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली त्या वृक्षाबरोबर त्याचा सुगंध आणि मध यांचे लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेत आले होते जेव्हा इंद्राला आपले काम साधायचे होते तेव्हा त्याने आपले मस्तक लवून मुकुटाच्या टोकाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याकडून साह्याची भिक्षा मागितली होती परंतु जेव्हा काम झाले तेव्हा त्यांनी त्याच श्रीकृष्णाशी लढाई केली खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो यानंतर अविनाशी भगवान श्रीकृष्णांनी एकाच मुहूर्तावर निरनिराळ्या भवनांमध्ये वेगवेगळी रूपे धारण करून एकाच वेळी त्या सर्व राजकुमारींचे शास्त्रोक्त विधीने पाणीग्रहण केले त्या महालामध्ये अशी दिव्य सामग्री भरलेली होती की त्याच्या बरोबरीची जगात कोठेही असणार नाही मग अधिकाराची तर गोष्टच सोडा त्या महालामध्ये राहून अतर्क लीला करणारे भगवान आत्मानंदात मग्न असूनही लक्ष्मीच्या अंशरूप अशा त्या पत्नीबरोबर जसा एखादा सामान्य ग्रहस्थ आश्रमी राहतो त्याप्रमाणे राहून ग्रहस्थ धर्माप्रमाणे आचरण करीत रमत होते परीक्षिता ब्रह्मदेवादिकांनाही ज्यांना प्राप्त करून घेण्याचा उपाय माहीत नाही त्यात रमा त्या स्त्रियांनी पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंदाची वृद्धी होत होती त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त कटाक्ष नवसमागम प्रेमालाप व प्रेमभाव वाढवणाऱ्या लजेने युक्त होऊन भगवंताची सर्व भावे सेवा करीत होत्या पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहत असत तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत असत तेव्हा त्या स्वतः पुढे होऊन आदराने त्यांना घेऊन येत श्रेष्ठ आसनावर बसवीत उत्तम सामग्रीने त्यांची पूजा करीत चरण कमले धूत विडा करून देत पाय चेपून थकवा दूर करीत पंख्याने वारा घालीत चंदन इत्यादी लावीत फुलांचे हार घालीत केस विंचारीत झोपवीत स्नान घालीत आणि अनेक प्रकारचे पदार्थ करून भोजन घालीत अशा रीतीने स्वतःच्या हाताने भगवंताची सेवा करीत या ठिकाणी एकोणसाठावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू